प्रसंग जेव्हा हे पैगंबर सल्लेला वसलम अल्लाह तुमच्या स्वप्नात त्यांना थोडं करून दाखवत होता जर एखाद्या वेळेला तुम्हाला त्यानं त्यांची संख्या जास्त दाखवली असती तर निश्चितच तुम्ही लोकांनी धीर सोडला असता आणि युद्धाच्या बाबतीत तुम्ही तंटा सुरू केला असता परंतु अल्लाहनेच त्यापासून वाचवलं निसंशय तो उरातील स्थितीत देखील जाणणार आहे وإذ يريكموهم إذ التقيتم في أعينكم قليلا ويقللكم في أعينهم ليقضي الله أمرا كان مفعولا وإلى الله ترجع الأمور आणि स्मरण करा जेव्हा मुकाबल्याच्या वेळी अल्लानं तुम्हा लोकांच्या नजरेत शत्रूंना कमी दाखवलं आणि त्यांच्या नजरेत तुम्हाला कमी करून दाखवलं जेणेकरून जी गोष्ट घडणार होती तिला अल्लाहनं प्रत्यक्षात आणावं आणि सरतेशेवटी सर्व मामले अल्लाहकडेच रुजू होतात يا أيها الذين آمنوا إذا لقيتم فئة فاثبتوا واذكروا الله كثيرا لعلكم تفلحون हे इमानवाल्यांनो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 तर त्यांचा असा समाचार घ्या की त्यांच्यानंतर जे लोक असलं वर्तन अंगीकारणारे असतील त्यांचे भान हरपले जावेत अपेक्षा आहे की करार भंग करणाऱ्यांच्या या अशा शेवटानं ते धडा घेतील وإما تخافن من قوم خيانة فانبذ إليهم على سواء إن الله لا يحب الخائنين आणि जर तुम्हाला एखाद्या लोकसमुदायाकडून दगलबाजीची भीती असेल तर त्यांचे करार जाहीरपणे त्यांच्या तोंडावर फेकून द्या निश्चितच अल्लाह विश्वासघातकी लोकांना पसंत करत नाही सत्याचा इन्कार करणाऱ्यांनी या भ्रमात राहू नये की त्यांनी बाजी मारली खचितच ते आम्हाला हरवू शकत नाहीत وأعدوا لهم ما استطعتم من قوة ومن رباط الخيل ترهبون به عدو الله وعدوكم ترهبون به عدو الله وعدوكم وآخرين من دونهم لا تعلمونهم الله يعلمهم وما تنفقوا من شيء في سبيل الله يوفى إليكم وأنتم لا تظلمون आणि तुम्ही लोक यथाशक्ती जास्तीत जास्त सामर्थ्य आणि तयार बांधून ठेवले जाणारे घोडे सज्ज ठेवा जेणेकरून त्यावेळी अल्लाच्या आणि आपल्या शत्रूंना आणि त्या इतर वैऱ्यांना भयभीत करावं ज्यांना तुम्ही जाणत नाही परंतु अल्लाह जाणतो अल्लाहच्या मार्गात जे काही तुम्ही खर्च कराल त्याची पुरेपूर तुम्हाला परतफेड केली जाईल आणि तुमच्यावर कदापि अन्याय होणार नाही ولكن الله ألف بينهم إنه عزيز حكيم आणि जर दगाफटका करण्याची नियत बाळगून असतील तर तुमच्यासाठी अल्लाह पुरेसा आहे तोच तर आहे ज्यानं आपल्या मदतीनं आणि इमानवाल्यांच्या द्वारे तुमचं समर्थन केलं आणि इमानवाल्यांची हृदय एकमेकाशी जोडली तुम्ही पृथ्वी तलावरील सारी संपत्ती जरी खर्च केली असती तरी सुद्धा या लोकांची हृदय जोडू शकला नसता परंतु तो अल्लाह आहे ज्यानं यांची हृदय जोडली खचितच तो मोठा सामर्थ्यशाली आणि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 الله والله مع الصابرين परत अल्लाहनं तुमचं भार हलकं केलं आणि त्याला कळून आलं की अजून तुमच्यात दुर्बलता आहे म्हणून जर तुमच्यापैकी शंभर जर संयमी असतील तर ते दोनशे वर आणि तुमच्यात असे एक हजार असतील तर ते अल्लाहच्या उपमानं दोन हजाराला भारी ठरतील आणि अल्लाह त्या लोकांसमवेत आहे जे संयमी आहेत कोणत्याही नबीसाठी हे उचित नाही की त्याच्याजवळ कैदी असावेत जोपर्यंत तो पृथ्वीवरील शत्रूंना पुरेपूर ठेचून काढत नाही तुम्ही लोक लौकिक लाभाची इच्छा करता वास्तविकत अल्लाहच्या दृष्टीसमोर आखिरत आहे आणि अल्लाह प्रभुत्व संपन्न आणि बुद्धिमान आहे जर अल्लाचं लिखित यापूर्वीच लिहिलं गेलं नसतं तर जे काही तुम्हा लोकांनी घेतलं आहे त्यापाई तुम्हाला मोठी शिक्षा दिली गेली असती فكلوا مما غنمتم حلالا طيبا واتقوا الله إن الله غفور رحيم तर जो काही माल तुम्ही हस्तगत केला आहे तो खा कारण की तो हलाल आणि शुद्ध आहे आणि अल्लाहचा भय बाळगून असा निसंशय अल्लाह क्षमाशील आणि दया दाखवणारा आहे يا أيها النبي قل لمن في أيديكم من الأسرى إن يعلم الله في قلوبكم خيرا إن يعلم الله في قلوبكم خيرا يؤتكم خيرا مما أخذ منكم ويغفر لكم والله غفور رحيم हे नबी सल्लेल्लाहु अलैहि वसल्लम तुम्हा लोकांच्या ताब्यात जे कैदी आहेत त्यांना सांगा की जर अल्लाहला कळून आलं की तुमच्या हृदयात काही चांगुलपणा आहे तर तो तुम्हाला त्यापेक्षा वरचढ देईल जे तुमच्याकडून घेण्यात आला आहे आणि तो तुमचे अपराध माफ करील अल्लाह क्षमाशील आणि दयाळू आहे وإن يريدوا خيانتك فقد خانوا الله من قبل فأمكن منهم والله عليم حكيم परंतु ते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 الله وأن الله مخزي الكافرين तर तुम्ही देशात आणखी चार महिने संचार करून घ्या आणि जाणून असा की तुम्ही अल्लाहाला देर करणारे नाहीत आणखी असं की अल्लाह सत्याचा इन्कार करणाऱ्यांना अपमानित करणार आहे وأذان من اللَّهِ فإن تبتم فهو خير لكم وإن توليتم فاعلموا أنكم غير معجز الله وبشر الذين كفروا بعذاب أليم आम सूचना आहे अल्लाह आणि त्याचे पैगंबर सल्लेला वसलम कडून हज्ज अकबरच्या दिवशी तमाम लोकांच्यासाठी की अल्लाह अनेकेश्वरवादी लोकांकडून जबाबदार मुक्त आहे आणि त्याचा पैगंबर सुद्धा आताही जर तुम्ही पश्चाताप केला तर ते तुमच्यासाठीच बेहतर आहे आणि जर तोंड फिरवित आहात तर चांगलं लक्षात ठेवा की तुम्ही अल्लाहला देर करणारे नाहीत आणि हे पैगंबर सल्लेला वसलम सत्याचा इन्कार करणाऱ्यांना कठोर यातनेची खुशखबरी ऐकवा إلا الذين عاهدتم من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 आणि जकात दिली तर त्यांना सोडून द्या अल्लाह क्षमाशील आणि दया दाखवणारा आहे وإن أحد من المشركين استجارك فأجره حتى يسمع كلام الله ثم أبلغه مأمنه ذلك بأنهم قوم لا يعلمون आणि जर अनेकेश्वरवाद्यांपैकी कोणी इसम शरण मागून तुमच्याकडे येऊ इच्छित असेल जेणेकरून अल्लाची वाणी ऐकावी तर त्याला आश्रय द्या येत पावेतो की त्याने अल्लाची वाणी ऐकावी मग त्याला त्याच्या सुरक्षित ठिकाणी पोहोचवा हे अशासाठी करायलाच पाहिजे की या लोकांना ज्ञान नाही كيف يكون للمشركين عهد عند الله وعند رسوله إلا الذين عاهدتم إلا الذين عاهدتم عند المسجد الحرام فما استقاموا لكم فاستقيموا لهم إن الله يحب المتقين या अनेकेश्वरवाद्यांसाठी अल्लाह आणि त्याच्या पैगंबराजवळ कोणताही करार बरं कसा असू शकतो त्या लोकांखेरीज की ज्यांच्याशी मस्जिद हरामजवळ तुम्ही करार केला होता म्हणून जोपर्यंत ते तुमच्याशी सरळ राहतील तोपर्यंत तुम्ही देखील त्यांच्याशी सरळ राहा कारण अल्लाह ईशुभीरू लोकांना पसंत करतो परंतु यांच्याशिवाय इतर अनेकेश्वरवाद्यांशी कोणताही करार फरक कसा होऊ शकतो जेव्हा की त्यांची स्थिती अशी आहे की तुमच्यावर ताबा मिळवला तर ते तुमच्या संबंधी नातेगोत्याचाही विचार करणार नाहीत की एखाद्या कराराच्या जबाबदारीचा ते आपल्या जीवांनी तुम्हाला राजी करू पाहतात परंतु हृदय त्यांची नाकारतात आणि त्यांच्यापैकी बरेच जण अवैज्ञाकारी आहेत त्यांनी अल्लाच्या आयतींच्या बदल्यात थोडीशी किंमत स्वीकारली मग अल्लाच्या मार्गात अडथळा बनून राहिले फारच वाईट कृत्य होती जी ते करत राहिले आहेत कोणत्याही इमानधारकाच्या बाबतीत हे नात्यागोते विचार करत नाहीत की एखाद्या कराराच्या जबाबदारीचा देखील नाही आणि अतिरेक नेहमी त्यांच्याकडून झालेला आहे فإن تابوا وأقاموا الصلاة وآتوا الزكاة فإخوانكم في الدين ونفصل الآيات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 टाकण्याचा निश्चय केला होता आणि अतिरेकास प्रारंभ करणारे तेच होते तुम्ही त्यांना भीता काय जर तुम्ही इमानधारक असाल तर अल्लाह या गोष्टीला जास्त पात्र आहे की तुम्ही त्याची भीती बाळगावी त्यांच्याशी लढा अल्लाह तुमच्या हातानं त्यांना शिक्षा देईल आणि त्यांना अपमानित करेल आणि त्यांच्या मुकाबल्यात तुम्हाला मदत करेल आणि बऱ्याचशा इमानवाल्यांचे काळीज थंड करेल आणि हृदयाची आग शांत करेल आणि ज्याला इच्छेल त्याला पश्चाताप व्यक्त करण्याची सुबुद्धी देखील देईल अल्लाह सर्व काही जाणणारा आणि बुद्धिमान आहे أم حسبتم أن تتركوا ولما يعلم الله الذين جاهدوا منكم ولم يتخذوا من دون الله ولا رسوله ولم يتخذوا من دون الله ولا رسوله ولا المؤمنين وليجة والله خبير بما تعملون तुम्ही लोकांनी असा समज करून घेतला आहे काय की असेच तुम्हाला सोडून दिले जाईल वास्तविक पाहता अल्लाने अद्याप हे पाहिलेलेच नाही की तुम्हापैकी ते कोण आहेत की ज्यांनी अल्लाच्या मार्गात प्राणपणाला लावले आणि अल्लाह आणि त्याचा पैगंबर आणि इमानधारक यांच्याशिवाय इतर कोणाचंही जीवलग मित्र बनवलं नाही जे काही तुम्ही करता अल्लाह त्याचा जाणकार आहे ما كان للمشركين أن يعمروا مساجد الله شاهدين على أنفسهم بالكفر أولئك حبطت أعمالهم وفي النار هم خالدون अनेकेश्वरवादीचं काम नव्हे की त्यांनी अल्लाच्या मस्जिदीच्या मुजावर आणि सेवक बनावं ज्या अर्थी की आपल्या विरुद्ध ते स्वतः कुप्रची साक्ष देत आहेत त्यांचे सर्व कर्म वाया गेलेत आणि जहन्नम मध्ये यांना सदैव राहायचं आहे إنما يعمر مساجد الله من آمن بالله واليوم الآخر وأقام الصلاة وآتى الزكاة وأقام الصلاة وآتى الزكاة ولم يخش إلا الله فعسى أولئك أن يكونوا من المهتدين अल्लाच्या मस्जिदींचे आबाद करते मुजावर आणि सेवक तर केवळ तेच लोक होऊ शकतात ज्यांनी अल्लाह आणि आखरतच्या दिवसाला मानावं आणि नमाज कायम करावी जकात द्यावी आणि अल्लाह व्यतिरिक्त कोणाची भीती बाळगू नये यांच्याकडूनच अपेक्षा आहे की ते सरळ मार्ग चालतील